झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग चौदावा डाळिंब व द्राक्ष डाळिंब द्राक्षवाले कोण आहे शंभर टक्के यशस्वी डाळिंब द्राक्ष कोणी घेतले आहे तर मित्रांनो डाळिंबाचं पीक भारतातलं नाही जवळपास सहा हजार वर्ष आधी ते मध्य पूर्वेच्या वाळवंटी प्रदेशातून उझबेकिस्तानमधून इराणमध्ये आलं आणि आजपासून पंधराशे वर्ष आधी इराणमधून अफगाणिस्तानात आलं नंतर अफगाणिस्तानातल्या पख्तून टोळ्या जेव्हा भारतावर आक्रमण केलं पंजाबमध्ये आल्या काही राजस्थानमध्ये आल्या हे डाळिंब राजस्थानमध्ये आलं आणि मग काही लोकांनी महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातल्या कोलारजवळ त्याची लागवड केली आणि तिथून ते पसरलं त्या जुन्या गावरानी जातीपासून पुण्याच्या फळ संशोधन केंद्रात डॉक्टर चिमानी या गावरानी जातीतलं निवड पद्धतीनं काही जाती विकसित केल्या आणि त्या विकसित जातीमधून पुन्हा सिलेक्शन केलं तर हे गणेश जात तयार झाली आणि मग बाकीच्या जाती गावरानी होत्याच काही डाळिंबाच्या झाडामध्ये नैसर्गिक बदल होत असतात कारण बाह्य पर्यावरणाचा पर्यावरणाचा परिणाम त्या झाडाच्या जन्मूक सेटअपवर होतो आणि मग जे गुणतत्व आहे जीन्स आहेत ते आपले स्थान बदलतात त्याच्यामुळे गुणधर्म बदलतात आणि गुणधर्म बदललं की आपल्या नेहमीच्या जातीपेक्षा वेगळे झाड आपल्याला दिसतात ती एक नवीन जात तयार झालेली असते ती निसर्गाने केलेली असते हे अंतर्गत बदल होतात ज्यांना इंटरनल सेग्रिगेशन म्हणतात हे अंतर्गत बदल सतत होत असतात मग त्या बदलामधून एखादं झाड असं निघते की त्यात फळं एकदम लाल भडक दाणे लाल भडक ते अपवाद आहे त्यातलं ते काय अपवाद आहे एखादं निघते ते पण ते अपवादच नियम बनून जाते एखाद्याला वाटतं की लाल भडक दिसते दाणे खूप लाल भडक आहे फळ सुद्धा लाल भडक आहे आकर्षक आहे याचा चांगला भाव येईल आपल्याला पैसे खूप होईल मग काय करते त्याची छाट कलम करते किंवा त्याच्यावर गुट्या बांधतो आणि मग त्याचा नवीन जात म्हणून प्रसार करतो आणि त्या जातीला नाव काय देतो भगवा आरक्ता मृदुला हे सगळे अपवाद आहे आणि अपवादाचे प्रसार द्राक्ष ग्रीसमधून मध्य पूर्वेत आली पोर्तुगालमधून युरोपमध्ये पसरली फ्रान्समध्ये गेली आणि काही वेली द्राक्षाच्या अफगाणिस्तानात आल्या बलुचिस्तानात आल्या आणि तिथून द्राक्षाचा प्रचार आपल्या भारतात झाला जुन्या काळात जी द्राक्ष होती भारतात ती सगळी बियाची द्राक्ष होती कायची होती बियाची आणि त्या वेलीचं सगळं सत्व बियात होतं द्राक्षाचा जो रस आहे तो महत्वाचा नाही द्राक्षाच्या सगळं सत्व त्या बियात आहे पण जसं हजार माणसामध्ये एखादा नपुसक निघतो कारण ते नैसर्गिक प्रक्रिया आहे नैसर्गिक आहे असं होतं अपवाद होत तसं या बियाच्या द्राक्षामध्ये एका माणसाला एक वेल दिसली का त्या द्राक्षामध्ये बियाच नव्हत्या त्या माणसाला वाटलं महाराष्ट्रातल्या कधी बरं आहे बिन बियाचे द्राक्ष पैसे खूप होतील म्हणून त्यानं त्याच्या काड्या घेतल्या आणि त्या काड्या लावल्या त्याच्या वेळी निर्माण केल्या आणि त्याच्या काड्या विकल्या आणि त्याला नाव काय दिलं थॉमसन दिलं शरद नंतर आला शरद हा नंतर आला असे नपुसक द्राक्षाच्या वेलीमधूनच त्यांनी निवडून निवडून या शरद शिल्ले सोना कावले हे सगळ्या जाती काढल्या हे सगळ्या नपुसकच आहे सगळ्या जाती नपुसक आहे कारण सगळी ताकद बियात असते बिया नाही म्हणून त्याला काही अर्थ आणि तो नपुसक द्राक्षाचा प्रचार केला मग युरोपच्या लोकांना वाटलं की बा हे द्राक्ष नऊ मिलीमीटरचे आहे याची दुप्पट लांबी वाढली तर भाव जास्त मिळेल अठरा मिलीमीटर आणि त्यासाठी मग संजीवकाचा भरमसाठ वापर हार्मोन्स हे हार्मोन्स खतरनाक असतात अतिशय वाईट ग्रोथ हार्मोन्स त्याचा नियम असते त्याचा गुणधर्म असतो अनकंट्रोल सेल डिव्हिजन पेशीचं अनियंत्रित वाढ नऊ मिलीमीटरची अठरा मिलीमीटर म्हणजे पेशंटची वाढ झाली पण त्याला चव नाही चव नाही जे बियाच्या द्राक्षाला आहे त्याला चव नाही पण भाव जास्त मिळतात भाव जास्त मिळतात आणि त्यासाठी सगळा अत्याचार इतके हार्मोन्स इतके कीटकनाशक की सगळं अत्याचार त्या श्रीपाद करणं हे सगळं अभ्यास केला आणि ही नवीन पद्धत विकसित केली आणि त्याचा प्रचार खूप झाला आणि मग कंपन्या मोठ्या प्रमाणात जगायला लागल्या त्या हार्मोन्स निर्माण करणाऱ्या कंपन्या कीटकनाशक निर्माण करणाऱ्या कंपन्या फंगीसाईड निर्माण करणाऱ्या कंपन्या कारण हे नपुसक जे द्राक्ष असतात वेली याची प्रतिकारशक्ती अतिशय कमी असते यांची प्रतिकारशक्ती अतिशय कमी असते आणि म्हणून त्यांच्यावर जास्त फवारण्या करावं लागतात तसंच हा जो भगवा आहे याच्यामध्ये प्रतियाशक्ती जवळपास नाही आहे आणि म्हणून भगव्यावर खूप रोग येतात खूप पिढी येतात आणि फवारण्या खराबच लागतात म्हणजे तुम्ही जर फवारण्या वाढवाल तर औषधं विकत आणावं लागन हार्मोन्स विकत आणावं लागन आणि विकत आणलं तर तुमच्या खिशातला पैसा कुठे गेला हिंदुस्थानच्या बाहेर म्हणजे हे एक षडयंत्र आहे म्हणून द्राक्ष असो की डाळिंब जाणीव जागृती जेव्हा होईल ग्राहकामध्ये की हे डाळिंब खाल्ल्यापेक्षा बेसव आहे कडवट आहे तुम्ही हे डाळिंब खा कोणतं भगवा कडवट आहे तो वास्तविक गणेश जातीमध्ये अतिशय चांगले गुणधर्म आहे रंग फिकट आहे फिकट गुलाबी आहे दाण्याचा हिरवट गुलाबी फळाचा आहे आकर्षक वाटत नाही आकर्षक वाटत नाही म्हणून ग्राहक पसंत करत नाही पण चव अप्रतिम आहे अप्रतिम आहे स्वाद अप्रतिम आहे आणि स्वादिष्ट आहे दाणे गणेशचे दाणे कसे असतात रसदार असतात पौष्टिक असतात औषधीयुक्त असतात स्वादिष्ट असतात व झाडामध्ये प्रतिशक्ती खूप असते त्यामुळे गणेशचं फळ खाणाऱ्या ग्राहकांच्या मनामध्ये दाणे खाताना खूप समाधान वाटतं चौदा स्वादिष्ट रसाळ आणि त्याच्या शरीरातली शक्ती सुद्धा वाढते पण पण मोठा पण आला होता इथं पण मुंबई पुणे औरंगाबादच्या ग्राहकांना मात्र त्यात बेंगलोरी आलं मोठे मोठे शहर आले ग्राहकांना मात्र गणेश नको गणेश नको त्यांना भगवा पाहिजे कारण ती लोक ही शहरातली बडी बडी लोक इथे बसलेली सोडून डाळिंब जिभेनं खात नाही नजवेनं खातात डाळिंब कशानं खातात डोळ्यांनी खातात जिभेनं खात आपण त्यांना आता जिभेनं खायला शिकवलं पाहिजे तेव्हा माझी अशी विनंती आहे की तुम्ही भगव्यामध्ये काहीतरी प्लॉट डाळिंबाचा आपल्या गणेशचा घ्यावा आणि हे जे मी सर्वे केला याचं शरबत डाळिंबाचं शरबत विकणाऱ्या दुकानामध्ये आम्ही काही थोडा सर्वे केला जे ग्राहक आहे एक ग्लास त्यांना भगव्याचा दिला एक ग्लास गणेशचा दिला त्यांनी गणेशचा पुन्हा मागितला भगवंता मागितला नाही आणि गणेश दुप्पट किंमत द्यायला तयार झाला म्हणजे जेव्हा त्यानं डोळ्यानं खाल्लं नाही जिभेनं खाल्लं तेव्हा त्याला चव तर आपण हायवेवर काय करायचं मस्तपैकी शरबताचं दुकान टाकायचं आहे की नाही इकडे रसवंती टाकायची हे चाळीस रुपये ग्लास उसाचा रस आहे डायबिटीस होणार नाही असं आता खतम होईल घेणार असं घे नाही तर डायबिटीस न मर हा डाळिंबाचा रस आहे झिरो म्हणजे गणेशचा अतिउत्कृष्ट पाय घ्यायचा असून तर घे नाहीतर कॅन्सर न तर तो काय म्हणतो आणखी उदे ही आपल्या नवीन पिढीला एक आपण काय द्यायची आता नवीन एक व्यवसाय द्यायचे हायवेवर काय गाडीवाडे लोक असतात एक किलोमीटर आधीच एक फलक लावायचा दोन्ही बाजूला एक किलोमीटर आधी इथे झिरो बजेट नैसर्गिक शेतीत पिकवलेले उत्कृष्ट क्वालिटीचे नैसर्गिक विषमुक्त स्वादिष्ट औषधयुक्त डाळिंब द्राक्ष विक्रीला राहणार आहे एक किलोमीटरवर तो पहिलेच गाडीचा वेग कमी करतो ठीक आहे आणि बोर्ड नसला तर धूळ निघून जातो म्हणजे काय भानगड आहे हे काय झिरो बजेट आहे पाहू तर येऊ एक ग्लास तर पिऊन घेऊ तो गाडी थांबवतो एक ग्लास पितो आणि म्हणतो आणखी एक दगड्या जेव्हा त्याला कळेल का मग तो प्रचार करतो तो काय तो माउथ माउथ पब्लिसिटी अरे त्या रोडनं चाललाय का औरंगाबादला त्या दुकानात जा तिथं रस्मी म्हणजे आपली माउथ पब्लिसिटी होते तर हे आपल्याला अभियान चालवायचं आहे तर हे आमचे शहरातले जे ग्राहक आहे आमच्या मौल्या किंवा लोक हे जिभेनं खात नाही कानं खातात डोळ्यानं खातात त्याच्यामुळे त्यांना ते पाहिजे पण त्याचे दुष्परिणाम काय होतात हे त्यांना माहीत नाही त्याचे दुष्परिणाम काय होतात हे माहिती द्राक्षावर एवढ्या फवारण्या एवढ्या फवारण्या एवढ्या फवारण्या आणि मग नऊ इंच नऊ सेंटीमीटर नऊ मिलीमीटरचं अठरा मिलीमीटर मी म्हणतो अठरा मिलीमीटरचं एक खाल्ल्यापेक्षा नऊ मिलीमीटरचे दोन खाल्ले तर काय होते काय होते यांचं काय जाते एवढा त्याच्यावर करता येणार नाही करावं लागणार नाही मुळात ही जी डाळिंब आलीत द्राक्षे आलीत ही सगळी शुद्ध कोरडो आहे शुद्ध कोरडो इराणमध्ये अतिशय पाऊस कमी पडतो तो वाळवंटी प्रदेश आहे आणि हे दोन्ही वाळवंटी प्रदेशातून इथं आले म्हणजे याचा अर्थ द्राक्ष आणि डाळिंब हे कमी पीक पाण्याचे आणि दुष्काळग्रस्त भागातले मुख्य पीक आहेत कमी पाण्यावर येणारे याचा अर्थ कमी पाण्यावर याला घ्यायला पाहिजे आणि तुमचं ठिबक काय चालू आहे ते टप टप टप टप टप टप टप टप चालूच अख्खा माणूस आतमध्ये जातो पाय ठेवला का इतका गच्च हो लावा वापसा नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यावर आपल्याला दिसून येतं की द्राक्ष डाळिंबाची जी आज पद्धत आहे लागवड पद्धत कृषी विद्यापीठाने विकसित केली किंवा दाभोळकरांनी विकसित केली त्याला आपण पर्याय दिला पाहिजे पर्याय दिला पाहिजे किती लोकांनी विष खायचं आणि कॅन्सर डायबिटीस निवडायचं याला काही मदत आहे की नाही हे रोखायला पाहिजे आणि मग या मंडळींनी सतत माझे शिबिर ऐकलेत जे मॉडेल होते ते बघितलेत आणि त्यांनी हिंमत करून ती सुरुवात केली सुरुवात केल्यावर आज या स्थितीला आले आहेत की दोन एकरामध्ये एकवीस लाखाचे बेदाना विकतायत उत्पादन खर्च अतिशय कमी अतिशय कमी हे तुम्हाला घडवायचं हे तुम्हाला घडवायचं दुसरी गोष्ट लागवड किती फुटावर करावी डाळिंबाची अनेक मतभेद आहे काही बागा मी पाहिल्या आठ बाय आठवर लावताना असं वाटते का ठीक आहे आठ बाय आठ किती वाढतील आणि दोन वर्षांत जाऊन बघा जसं कुंपण आहे झालेलं डाळिंबाचं एकमेकात फांद्या घुसलेलं आहे आणि त्यांचं महायुद्ध सर आणि मग मधात ओलावा वाढला आदता वाढली की किडी आणि रोग आणि उद्ध्वस्त जास्त काय म्हणतात त्याला जास्त पैण्या पैसा कमावण्याची हाव ही अंगावर येते मग याचा अभ्यास केला किती अंतर असलं पाहिजे मग दिसून आलं की दुष्काळी पट्ट्यामध्ये बारा बाय बारा हा अगदी व्यवस्थित अंतर आणि जिथे खूप खोल काही जमीन आहे पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथे पंधरा बाय बारा किंवा पंधरा बाय पंधरा पण बारा बाय बारा हे अंतर मला वाटते अतिशय उत्तम आहे मग आता बारा बाय बाळावर डाळिंब लावले एकरी तीनशे झाडं बसतात आता तुम्ही इथं डाळिंब लावलं इथं डाळिंब लावलं इथं डाळिंब लावलं आणि इथं डाळिंब लावलं बारा बारा फुटावर हा त्याचा आकार आहे सुरुवातीचे सात आठ वर्ष समजा हे वाढ नाही तर एवढं होईल याचा आकार वाढून हे एवढा होईल पण हे मधात मुख्य गॅप आहे है ना चार झाडाच्या सेंटरला काय मुख्य गॅप आहे आणि हा सूर्यप्रकाश वाया जातो आहे पकडण्याला काहीच नाही इथं है ना आणि म्हणून मी सुचवला आहे की बारा बाय बारावर तुम्ही झाडं लावा पण चारच्या सेंटरला एक आगाऊ लावा आणखी सुरुवातीचे साठ वर्ष सात आठ वर्ष म्हणजे कसं होईल बघा आता म्हणजे एकरी सहाशे झाले की झाले एकरी सहाशे झाले म्हणजे इथं आपण लावलं इथं लावलं इथं लावलं इथं लावलं आणि याच्या सेंटरला आणखी एक लावून द्यायचं झालं म्हणजे आणखी तीनशे मग हा काय करेल हा मधला सगळा सूर्यप्रकाश पकडेल आहे ना गोळा करेल आणि आपल्याला बाय मिळेल समजा तुम्हाला एका एखाद्याला तीन लाख मिळाले तीनशे झाडावर आणि मधात तुम्ही आणखी एक लावलं तर किती मिळेल सहा लाख मिळेल दुप्पट मिळेल ना दुप्पट मिळेल ना आणि सात आठ वर्ष हे चालू राहील मग पुढे काय होईल समजा हे झाड असं वाढलं हे झाड असं वाढलं आणि या दोघांनी हस्तांदोलन केला कुणी या आपल्या मूळवाल्यांनी आणि या अगाऊवाल्यांनी इथं आणि ज्या वेळेस आता हे यांचा संघर्ष होते फांद्यांचा तर याची फांदी काढायची याची वाढू द्यायची कोणाची फांदी काढायची मग कापाची यामधल्या याची जेव्हा आपण लागावं लावला काही त्याच्या फांद्या कापत जायच्या मग याची जसजशी कॅनापी वाढवण त्याच्या फांद्या कापत जायच्या आणि मग शेवटी एकमेकाला भिडले याचं बूट कापून टाकायचं म्हणजे सात आठ वर्षे आपल्याला दुप्पट उत्पादन घेता येते तोपर्यंत याची कॅनॉपी वाढते मग तुमचा चार पाच टना त्याचा दहा बारा टनापर्यंत याचं सुद्धा उत्पादन मग पुढं वाढत जातं म्हणजे याची भर तो करून टाकतो हे आपल्याला करायचं दुसरी गोष्ट फक्त भारतामध्येच आणि बलुचिस्तानामध्ये ही जी द्राक्ष आहे ती ताळावर घेतात वेली चचर जात वाय असो की मांडव पद्धतीनं बाकी जगात कुठंही मांडव नाही सगळं खाली द्राक्षवेली असतात खाली खाली वायनरी तर बिलकुल खालीच घेतात आणि मग मी अभ्यास केला कर्नाटकामध्ये आपल्या द्राक्षबागा आहेत त्यांना सांगितलं की खालचे फुटवे राहू द्या कापू नका छटणी करताना आचरण केलं खालचे फुटवे वाढले त्याला घड लागले ते फोटो मी दाखवले आणि छानपैकी जमिनीवर त्या आचरणावर घड बसलेले आहेत एकही घराला नुकसान नाही कारण आच्छादन आहे मातीचा स्पर्श होत नाही मग विचार केला का एवढं कशाला बाबा हे बँकेचं कर्ज काढा आणि मग ते लोखंडी सगळं मांडव तयार करा गरीब शेतकऱ्याला शक्य आहे का एक एक दोन्ही नाही मोठ्यांना ठीक आहे एक एक विकून टाकतील बँकेचं कधी झालं तर बंदुका घेऊन आलेच रिकव्हरी ऑफिसर एक एक विकून टाकतील ज्याचा शास्त्र आहेच लुबाडासाठी शेवटी पण गरिबांना काय करायचं एक एकर दोन एकरचा शेतकरी आहे त्यासाठी विचार केला काही आवश्यकता नाही ते वाय नाही टी नाही आणि कॉफी नाही कष्ट मानव सरळ आपल्या वेली डाळिंबाच्या खाली वळू द्यावी आणि दोन डाळिंबाच्या मध्ये शेवगा घ्यायचा शेवगा कासाठी की एक तर डाळिंबाला पाच हजार चारशे ते सात हजार फूट कॅन्डल काय पाहिजे सूर्याची तीव्रता पाहिजे म्हणजे हलणारी सावली पाहिजे उंचावली उंचावली कोण देईल शेवगा देईल झालं आणि शेवग्यानं सावली दिली आतून काय देऊन तो नायट्रोजन सुद्धा देईल आच्छादनाचं मटेरियल सुद्धा देईल आणि दुसरी गोष्ट आणि या शोग्याच्या मध्ये आपण तूर लावणार सुरुवातीला आणि तूर कापली की तिथं दोन्ही बाजूला वेली आपल्या विस्टॉक बेंगलोर डॉगरीज लावून देणार आहोत आणि त्यावर नंतर आपण ग्राफ्टिंग करणार आहोत एकतर आम्हाला बियाची द्राक्षाची आपल्या झिरो बजेटमध्ये एक बाग आहे इथंच दक्षिण सोलापूर जिल्ह्यात सुधागरची तिथून आपल्याला काड्या आणता येईल आणि तिथे लावता येईल आणि काही समाधान नसेल तुमचं नपुसक खायचंच आहे तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे फळ काढीमध्ये कार्बन नायट्रोजन रेशो दहाला एक झालाच पाहिजे फळ काढीमध्ये कार्बन जास्त असेल नायट्रोजन कमी असेल खूप फुलं लागतात खूप फुलं लागतात फळे लागतात वाढत नाही फुलगळ होते नळ फुलं जास्त लागतात आणि नुकसान होते कार्बन कमी नायट्रोजन जास्त झाला तर फुलं खूप लागतात गळतात आणि नवीन पानं येतात आणि वाढायला लागतात फांद्या झाड मास्त म्हणजे कार्बनचा अतिरेक नायट्रोजनचा अतिरेक युरिया टाकल्यामुळे नायट्रोजनचा अतिरेक होतो आणि नेवळ भाकर खाऊ घातल्यानं म्हणजेच निस्त काष्टाच्छेदन घाऊ घातल्यानं तिथं द्युदल नाही आहे अशा वेळेस कार्बन जास्त वाढतो आणि मग संतुलन बिघडतं मादी फुलांची संख्या जास्त होण्यासाठी आणि फळं पोषणासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहे केवळ काष्ट आच्छादन जमणार नाही नायट्रोजनसाठी आपल्याला शेवगा लावावाच लागेल आणि चवळी लावावाच लागेल झेंडू ठेवावाच लागेल कारण हा आपला टसून येईल लॉड आहे नेमॅटोडचं नियंत्रण झालंच पाहिजे सूत्रकृमीचं नियंत्रण झालंच पाहिजे आणि आपल्या मधमाशा आणि मित्रकिडी आल्या पाहिजे यासाठी जे मॉडेल मी नंतर देणार आहे ते मॉडेल जसं तसं तुम्ही लावलं पाहिजे दुसरी गोष्ट जेवढा ह्युमस जास्त तेवढी फळकाडी पक्व होणार तेवढ्या फळकाडीमध्ये कार्बन नायट्रोजन रेशो दहाला एक तयार होणार म्हणजे याचा अर्थ की जर आपला दर्जेदार फळ पाहिजे मादी फुलांची संख्या खूप पाहिजे आणि फळाला क्वालिटी पाहिजे फळांची संख्या जास्त पाहिजे याचा अर्थ ह्युमसची निर्मिती वाढली पाहिजे त्यासाठी आच्छादनाशिवाय उपाय नाही आच्छादन जीवामृत आणि आंतरपिक चवळी असलीच पाहिजे हे अतिशय महत्वाचं त्याशिवाय उपाय नाही आहे हे फार महत्वाचं दुसरी गोष्ट छाटणी करावी का याच्यावर खूप प्रयोग झाले आणि मग पंजा छाटणी खर छाटणी हे सगळे अत्याचार आहे सगळे अत्याचार आहे झाडाला एकदा तुम्ही छाटणी केली की त्याचा नैसर्गिक आकार बिघडलाच दरवर्षी तुम्हाला छाटणी करावी लागते आणि म्हणून खरंच छाटणी न करता पंजाब छाटणी न करता केवळ सहा इंच ते एक फुटाचे शेंडे कापावे काय हलकी छाटणी करावी म्हणजे शेंडेवरचा माल हा पोसत नाही पण पेटीतला माल चांगला पोसतो आणि मग तुम्हाला पक्व फळे मिळतात एका फळफांदीला समजा पाच फळं आहेत जर ती रासायनिक शेती असेल तर एक फळ मोठं असतं दोन मध्यम असतात तीन बारके असतात पोषण होत नाही पण तुम्ही चमत्कार बघा झिरो बजेटमध्ये एकाच फळबांधीचे पाचही फळ कसे असतात एकाच आकाराचे एकाच आकाराचे मोठे कारण त्यासाठी पोषणाचा जे अन्नसाठा पाहिजे तो फळकाडीत जमा झालेला अन्न अन्नसाठा जमा करणारे कोण पानं है ना म्हणजे जेवढी क्रियाशील पानाची संख्या जास्त तेवढा अन्नसाठा जास्त आता पानं मोजके म्हणजे पानाची संख्या तेवढीच राहणार आहे जेवढी कॅनॉपी तुमची झाडाची असेल त्या प्रमाणात पानं वाढणार आहे पण संख्या मात्र तेवढीच राहणार आहे पण समजा हे पानाचा आकार वाढवता आला तर पाण्याचा आकार वाढला तर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल अन्न निर्मिती वाढेल फळकाडी पक्व होईल अन्न साठा वाढेल आणि मग आपल्याला उत्पादन मिळेल त्यासाठी जीवामृताची फवारणी जीवामृत फवारणी केली की पान कसं वाढते तुमचा विश्वास नाही बसत हे डाळिंबाचं पान आहे का कायचं आहे विश्वास नाही बसत केळीचं पान एक अख्खा माणूस झोपतो इतकं रुंद पान मोठं मोठं आहे का नाही अख्खा माणूस अतिशय सुंदर म्हणून जीवामृताच्या फवारण्या हे अत्यंत आवश्यक तिसरी गोष्ट डाळिंबाची पानगळ करावी का याच्यावर आमच्या लोकांनी सगळे प्रयोग केले आणि मी त्यांना सांगितलं होतं की डाळिंबाचं झाड हे सदाहरित आहे ज्या ठिकाणी सहा अंशतांच्या खाली उष्णतामान असतं हिवाळ्यात उन्हाळ्यातलं उष्णतामान पंधरा अंश वर जात नाही त्या ठिकाणी पानगळ होते ज्या ठिकाणी अठ्ठावीस तीस बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस अंश उष्णतामान असते तिथं पानगळ होत नाही म्हणून आपल्या देशामध्ये हे जे डाळिंब आहे हे सदा हरित आहे नेहमी त्याला हरी हिरवे पानं असतात आणि म्हणून अन्ननिर्मिती सतत चालू असते आपल्या वातावरणामध्ये त्याला वर्षभर फुलं येतात डाळिंबाला आणि वर्षभर फळं असतात म्हणजे आपल्याला डाळिंबाला वर्षभर फळं घेता येते पहिलं काय होतं की ऑगस्ट जुलै ऑगस्टमध्ये माल आला पाहिजे कारण त्यावेळेस मुसलमान बांधवांचे सण असायचे हिंदूचे सण सुद्धा असायचे आणि त्यावेळेस फळं म्हणजे कोणी खात नव्हतं एक तर बिमार माणूस खायचा नाहीतर उत्सवाला फळं खायचं आता या सहाव्या वेतन आयोगामुळं खिशात एवढे पैसे आले की पागल झाले पैसे कसं खर्च करावं यांना कळत नाही इतके पैसे आले त्याच्यामुळे यांची क्रयशक्ती वाढली आहे आणि क्रयशक्ती वाढल्यामुळं मानसिकता वाढली आहे की फळ खाल्ली पाहिजे म्हणून बाजारामध्ये बाराही महिने मागणी असते डाळिंबाला बाराही महिने डाळिंबाला मागणी असते म्हणून आपण बाग ते घेतले पाहिजे की सतत फळं आले पाहिजे सतत आपला माल बाजारामध्ये गेला पाहिजे तेजी मंदीचा फायदा आपल्याला मिळाला पाहिजे तेजीचा फायदा नक्कीच मिळतो नक्कीच मिळतो यासाठी पानगड करू नये तुम्ही जर मुद्दाम पानगड केली इथेल फवारून किंवा गोमूत्र फवारून तर दिसून आलं की मादी फुलांची संख्या बहुत कमी असते नळ फुलांची संख्या खूप वाढते आणि फलधारणा चांगली होत नाही उशिरा होते हे अत्याचार केल्यापेक्षा त्या झाडाला पानगड न करता फक्त पैलवान बनायचं आणि मग CN ratio carbon nitrogen ratio maintain करायचा फळ काढीमध्ये काहीही करावं लागत नाही वर्षभर मस्तपैकी छान फळ येतात आणि म्हणून मला वाटतं की पानगड करण्याची आवश्यकता नाही अत्याचार करण्याची आवश्यकता नाही किती खोडावर झाड ठेवावं एका खोडावर झाड तुम्ही ठेवलं आणि समजा किडा आला तर मग अख्खं झाड मरतं आणि म्हणून दिसून आलं की कमीत कमी तीन ते चार खोडावर झाड ठेवलं पाहिजे त्याचा विस्तार केला पाहिजे म्हणजे समजा एखादं खोड गेलं तरी बाकीचे खोड आपल्याला मिळतात आणि म्हणून कमीत कमी तीन ते चार खोडावर झाड वाढवलं पाहिजे असं दिसून आलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की व शेवगा शेवग्याच्या खाली डाळिंब शेवग्यावर वाल शेवग्यावर वाल लष्करी वाळ आणि त्याच्या खाली जमिनीवर आच्छादन आच्छादनावर द्राक्ष आहे ना दोन्ही बाजूनं मधल्या जो आपला नाली आहे त्याच्या दोन्ही बाजूनं मिरची मिरचीच्या बाजूनं हळद अद्रक इकडे चवळी दाट इकडे मेथी कांदा लसूण सगळंच आहे ना गाजर मुळी सगळंच नाडीत आणि मग शेवगा वाढला की शेवग्याच्या खोडाला मधून मधल्या तीन फूट उंचावर दोरी बनायची आणि त्या दोरीवर पुन्हा काकडी आपलं कारलं सोडून द्यायचं प्रश्न येईन मोठा गंभीर पैसा कुठं ठेवावा गंभीर प्रसंग नाही आणि हे झालं पाहिजे डाळिंबाचं झाड दुष्काळी पट्ट्यातलं असल्यामुळं जिथे पाऊस कमी पडतो साडेसहाशे सातशे पेक्षा कमी पडतो त्या ठिकाणी डाळिंब उत्तम येतात परंतु ज्या ठिकाणी सातशे मिलीमीटर जास्त पडतो तो म्हणजे कोंकण भाग तुमचा कोल्हापूर इकडे ठाणे नाशिक जळगावचा काही भाग आणि इकडे नांदेड परभणी हिंगोली हे जिल्हे या मराठवाड्याचे आणि यवतमाळ अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा हे जास्त पावसाचे हमखास पावसाचे जिल्हे यामध्ये खूप आर्द्रता असते हमखास पाऊस पडतो पावसाचं प्रमाण जास्त असते सातशे आठशे नऊशे मिलीमीटर बाराशे पर्यंत डाळिंब खूप वाढतात चांगले वाढतात पण नेमकं डाळिंबाचे फळं पावसात सापडतात आणि कुसतात आणि मग फळं तोडून फेकून द्यावं लागतं आणि म्हणून विदर्भ या तीन जिल्ह्यातले जे आमचे शेतकरी आहेत मराठवाड्यातले परभणी नांदेड आणि हिंगोली आणि विदर्भातले आमचे जे शेतकरी आहेत त्यांना नम्र निवेदन आहे की तुम्ही तिथे जरा विचार करा गंभीरपणे विचार करा घ्यायचा असेल तर भगवा घेऊ नका तुम्ही गणेश घ्या यांना माझं सूचना आहे हा जो बॅक्टेरियल बाईट आहे हा कमजोरीमुळे येतो कोणताही रोग प्रतिकाशक्ती घटल्यामुळे येतो आणि त्यामुळं रासायनिक शेतीमध्ये प्रतिकाशक्ती घटवल्या जाते सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा प्रतिकाशक्ती घटवल्या जाते काही लोकांनी डाळिंबा सेंद्रिय शेतीत आणल्या चौपट खत झाला महाग महाग खतं आणि औषधं शेवटी काही निष्कर्ष मिळाले नाही चौपट झाली आणि म्हणून आपण हे बघायला पाहिजे बसा हे विषय चाललाय बसा तुम्ही तर विषय कोणता होता हा सेंद्रिय शेतीमध्ये खूप खर्च झाला म्हणजे शशिकांत पवारचा सुद्धा चौपट खर्च झाला म्हणजे निष्कर्ष मिळाले नाही आणि म्हणून तुम्ही आताच ठरवा डाळिंब घ्यायचे असेल द्राक्ष घ्यायचे असेल तर तुम्हाला रासायनिक शेती बंद करावी लागेल ते शेंदूर लावणारी खतरनाक शेंदूर शेंद्रिय शेती बंद करावी लागेल फक्त याच पद्धतीने तुम्हाला चालावं लागेल आता जात कोणती घ्यावी पुढचा काळ जर प्रोसेसिंगचा असेल प्रक्रियाचा आणि तो प्रयत्न चालू आहे तर गणेश शिवाय पर्याय नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल यावर्षी सुद्धा काही विशिष्ट पिरियडला मार्केटमध्ये गणेशला जास्त भाव मिळाला आणि म्हणून गणेशच्या बागात टिकवा तुमच्या बागेमध्ये तीनशे झाडं लावायची आहे तर अडीचशे भगवा लावा मान्य आहे पण पन्नास गणेश लावा तसंही तसंही परागी पराग सिंचनासाठी काही गणेशची झाडं पाहिजे असतात आणि ते तुम्ही लावावे आच्छादन आपण विस्तारण घेतलेला आहे आच्छादनाचा विषय तर म्हणजे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की शक्यतो जर तुम्हाला उसाचं पाचट उपयोगात आणायचं आहे तर तुमच्याकडे सोयाबीन असेल त्याचा भुसकट त्यात मिसळा आच्छादनासाठी किंवा पाचट टाका पण चवळी दाट लावा शेवग्याच्या फांद्या आणि चवळीची वेली त्यामध्ये मिसळल्या गेल्या म्हणजे मग आपल्याला कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करता आता तुम्ही तुमची बाग आहे डाळिंबाची ती मध्ये आहे किंवा मध्ये आहे पाच वर्षाची आहे सहा वर्षाची आहे जुनी बाग आहे आणि तेऱ्यानं ग्रस्त आहे आणि मग काही आमच्या मित्रांना काय वाटतं की नैसर्गिक कडे जायचं आहे का हिला कापून टाकायचं हिला काय काढून टाकू हिला काढून टाकू आणि नवीन लव काहीही गरज नाही काढण्याची काही गरज नाही काही गरज नाही या वाल्याचा वाल्मिकी आपल्याला करता फक्त पहिल्या वर्षी जिस्त जास्त जीवामृत तुम्हाला पाचता येईल तेवढं तुम्ही पाजलं पाहिजे जेवढी जास्त चवळी घेता येईल सतत तेवढी तुम्ही घेतली पाहिजे आच्छादन ठेवलं पाहिजे आणि जीवामृताच्या फवारण्या केल्या पाहिजे लिहून देतो पहिल्याच वर्षी तिला येणार आला तर कुठे तो जागी आला तर कुठे कुठे डागील आपल्या बागेवर तेल्या नाही कृषी विद्यापीठाच्या बागेवर तेल्या दैनिक सकाळमध्ये बातमी वाचली शशिकांत पवारच्या डाळिंब बागेची नैसर्गिक बागेची तेल्या नाही पुण्याला केंद्र सरकारचं मध्यवर्ती डाळिंब संशोधन केंद्र आहे कोट्यवधी रुपये तिथे त्यांना फंड्स मिळतात आणि दरवर्षी त्यांना प्रश्न विचारला येतो तेल्या उपाय काढला का आमचं संशोधन चालू आहे तर काय मिळतं आमचं संशोधन चालू आहे तेल्यावाले डाळिंबवाले आत्महत्या करतायत तुमच्यावर काय उपाय आहे आमचं संशोधन चालू आहे ब्रिटी कापसवाले आत्महत्या करतायत ही मंडळी म्हणतात आमचं संशोधन चालू आहे कुठपर्यंत चालणार आहे यांचं संशोधन कुठपर्यंत चालणार आहे आणि मग त्या केंद्राच्या ज्या निदेशिका आहेत डायरेक्टर आहे madam Sharma madam doctor Sharma सोलापूरच्या केंद्रातल्या केंद्र सरकारचं आहे ते भारत भारतीय अखिल भारतीय स्तरावरचं आहे त्यांनी सगळी टीम आपली शशिकांत त्या शेतात सकाळीच तयार आणि दिवसभर पान पान बघत होते कुठं तेल्या निघतोय का आणि मनात ईश्वराला प्रार्थना तेल्या मिळू दे तेल्या मिळू दे तेल्या मिळू दे सख्खे पानं शोधून काढले तेल्या मिळाला नाही आणि तिथून मला मॅडमनं फोन केला की सर हम अजुबा देख रहे वो हिंदीमध्ये बोलते ती तिला मराठी कळत नाही हमने अजूबा देखा हम बैक्टीरियल बैग ढूंढ रहे हैं नहीं मिल रहा है ये चमत्कार कैसे हुआ है मैंने कहा मैडम इसके लिए पढ़ना पड़ता है मैं किताबें भेजता हूं पढ़िए मेरे शिविर में आइए हम चर्चा करेंगे दोन तीन वे विजिट दे संगित कि हम तीन साल इसका अंडर ऑब्जर्वेशन रखेंगे इसका निरीक्षण करेंगे मैं तीन वर्ष आम्मी याचं निरीक्षण करूं तीन वर्षा जर तेला दिसला नहीं तर आम्ही सगळ्या भारतात याचा प्रचार करू की पालेकर तेल्याला घाबरू नका तेल्या आपला आपल्याला घाबरला पाहिजे आपल्याला घाबरला पाहिजे तुमच्या बागेपासून शंभर किलोमीटर दुरून तो पळायला पाहिजे तुमच्या बागेत नाही पाहिजे दुसरी गोष्ट काही शेतकरी खूप प्रश्न विचारतात म्हणजे माझे चार मोबाईल सतत चालू असतात ते म्हणतात सर आपल्या बागेत नैसर्गिक डाळिंब बाग आहे द्राक्ष बाग आहे आणि शेजारचा तो अर्थ काय रासायनिकचा तो सगळंच करतो रासायनिक फवारतो कीटकनाशक मारतो खूप खतं टाकतो त्याचा परिणाम आपल्या झाडावर होईल का म्हटलं अजिबात होणार नाही अजिबात होणार नाही कारण आपली झाडं आपण काय बनवतो पैलवान पैलवान माणसाला कोणी शिवाय देते का समोरासमोर नाही देत हिंमत नाही होत जसं आपली झाडं पैलवान बनली की शेजारकीची हिंमत नाही मी सांगितलं ना उसावर तो लोकही मावा आमच्या आमचा हा बहादर आमचा आठ फुटावरचा पट्टा उसाचा नैसर्गिक त्याचा सख्खा भाऊ तो कृषी पंडित बनण्यासाठी त्यानं रासायनिक शेती केली ऊस लावला अब तिथंच एक फुटाची मध्ये बांध आणि तिकडून तो लहान भाऊ त्याचा अख्खा त्यांना रासायनिक खतं टाकले कीटकनाशक मारले आणि चमत्कार त्याच्या प्रत्येक पानावर लोकरी मावा होता आपल्या एकाही पानावर लोकरी मावा हिंमत नाही त्याची हिंमत नाही लक्षात ठेव हिंमत नाही तसंच डाळी द्राक्षावर डावणी मिल्डू भोरी हे खूप त्रास देतात खूप त्रास देतात पण त्याच्यावर आपल्याजवळ उपाय आहे त्याच्या उपाय आहे मी तुम्हाला द्राक्ष बागायतदारांना आणि डाळिंब बागांना एकच सुचवेल शेवटी की तुम्ही त्रिसूत्री वापरा काय पहिल्या वर्षी खालचं सगळं बंद पहिल्या वर्षी जमिनीतलं सगळं बंद रासायनिक खतं बंद सेंद्रिय खतं बंद आच्छादन आपलं जीवामृत घनजीवामृत आणि अंतर्पिक हे चालू द्या पहिल्याच वर्षी सगळं बंद करून टाक पण पहिल्या वर्षी रासायनिक कीटकनाशक वापरा पहिल्या वर्षी वापरा कारण तेवढी प्रतिकारशक्ती नाही आहे आणि तुम्ही नपुसक द्राक्ष घेता आणि हे भगवा घेता याच्यामध्ये प्रतिकारशक्ती अजिबात नसते ती निर्माण व्हायला वेळ लागतो आणि पहिल्या वर्षी तुम्ही रासायनिक वर फवार दुसऱ्या वर्षी पन्नास टक्के रासायनिक पन्नास टक्के नैसर्गिक तिसऱ्या वर्षी तुम्हाला पूर्ण नैसर्गिक घेता येते पहिल्या वर्षी केमिकल फवारणी तुमची पहिल्या वर्षी जाऊन चालू द्या फंगिसाईड चालू द्या सोबत आमचं सुद्धा चालू द्या दुसऱ्या वर्षी केमिकल कमी करा आणि नैसर्गिक वाढवा आणि तिसऱ्या वर्षी पूर्णपणे बंद करा कारण तेवढी प्रतिकारशक्ती पहिल्या दोन वर्षामध्ये निर्माण होत नाही पुढे जेव्हा आपल्या वेलीमध्ये अशी आपण क्षमता निर्माण करू की त्याच्यामध्ये कार्बन नायट्रोजन रेशो सुद्धा मेंटेन होईल आणि झाड मजबूत होईल कणखरपणा येईल दुष्काळाशी किडींशी लढण्याची क्षमता निर्माण होईल आणि मग नंतर आपल्याला केमिकलचा हात घेण्याची आवश्यकता नाही बोर्डो हा नैसर्गिकमध्ये बसतो म्हणून बोर्डोचा उपयोग तुम्ही करू शकता त्याला काही हे नाही आहे आणि याच्यावर आपले प्रयोग द्यायचे आहे याच्यानंतर आपली दोन दिवसाची मिटिंग होईल द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांची त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण पर्याय देणार आहोत म्हणजे आता इथेल वापरायचा का त्याला पर्याय डिपिंग त्याला पर्याय सगळ्या गोष्टीला पर्याय द्राक्षावर डाळिंबावर आणि मग संपूर्ण नैसर्गिक हंड्रेड पर्सेंट शत प्रतिशत आपल्याला बॉर्डर बागा उभ्या करायच्या आणि शेवटी आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र पातळीवर एक आपण दोन तीन दिवसाचा फक्त आणि द्राक्ष उत्पादकांचा जे नैसर्गिक करतात त्यांचा एक मेळावा घ्यायचा आपल्याला आता तुम्ही जसं बिरादाची बाग आहे तसेच प्रोफेसर कोरीची बाग बिजापूर जिल्ह्यामध्ये सुंदर आहे पूर्ण नैसर्गिक तसे अनेक बाग आहेत अनेक बाग आहेत लवंगीला तर आता यांनी बगली चमत्कार केला पहिल्याच वर्षी ते म्हणजे उत्तम बागाडी पहिल्याच वर्षी आणि खुश आहे इतके खुश का चेहऱ्यावर हसत आहे म्हणजे बिलकुल कुमेरला पण अजिबात नाहीये पहिल्याच वर्षी रिझल्ट आणि यासाठी नवीन लोकांनी सुद्धा आता याचा विचार करावा तर आपण आता जे शेतकरी या पद्धतीनं करतात प्रयोग करतात स्वतः प्रयोग करतात वेगवेगळ्या अँगलना बघतात आणि त्याचे निष्कर्ष मिळवतात त्यांचे अनुभव आपण पहिले ऐकून घेऊया सगळ्यांचे आहे ना आता द्राक्ष द्राक्षामध्ये जसं मी सांगितलं की युरोपमध्ये द्राक्ष वेलीवर वाळवतात इराणमध्ये द्राक्ष वेलीवर वाळवतात अफगाणिस्तानमध्ये द्राक्ष वेलीवर वाळवतात बलुचिस्तानमध्ये द्राक्ष वेलीवर वाळवतात द्राक्ष तोडून घर तोडून मने वाळवत कोणी नाही तिथं आणि ती काही द्राक्ष उन्हात वाढलेली ही सगळ्यात उत्तम असतात स्वास्थ्यासाठी हिरवी द्राक्ष तेवढी चांगली नसतात पण आमचे शहरातले लोक डोळ्यानं खातात जिवेनं खात नाही त्यांना हिरवं पाहिजे बेदाना पिवळा पाहिजे आपण आता अवेअरनेस कॅम्पेन चालू केले पाहिजे ग्राहकामध्ये की तुमची जी अभिरुची आहे ती बदला दोन एकरामध्ये एकवीस टन द्राक्ष साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही एकवीस क्विंटल एकवीस लाख रुपये साधी गोष्ट नाही आहे लक्षात ठेव उत्पादन बेदाना आणि जर त्यांची बियाची द्राक्ष असती तर यांना बेचाळीस लाख झाले असते बेदाण्याचे दुप्पट भाव आहेत बियाच्या द्राक्षाच्या बेदानाला सगळं जगभर प्रचंड मागणी आहे कारण त्यांना माहीत आहे की सारी क्षमता बियात आहे पुस्तक द्राक्षात नाही ते काढून घ्या नंतर सुद्धा काढता येईल मोबाईलमध्ये सुद्धा घेता येईल याचं मी वर्णन करतो आणि मग डिक्टेशन देतो हे बाळा बाय बाळावर आपलं डाळिंब आहे हे डाळिंब आहे ते डाळिंब आहे ते डाळिंब आहे डाळिंब आहे आणि चारच्या मध्ये आपण काय घेतलं आणखी एक डाळिंब घेतलं तुम्ही एक करू शकता की हा भगवा अन्मदात गणेश घेऊ शकतात गणेश मग कोणता वाढवायचा आहे ते नंतर ठरवा है ना त्यावेळेस मार्केट कोणाला चांगला आहे आणि परिस्थिती काय याच्यावर मग कोणाला ठेवायचा आहे कोणाला काढायचा आहे ते नंतर ठरवा प्रत्येक दोन टाईमाच्या मध्ये काय घेतलं आपण शेवगा घेतला आहे आणि शेवग्यावर वाल सोडलाय शेवग्यावर वाल सोडलाय आणि पुढे आणि पुढं काढलं दोरीवर हा शेवगा हा शेवगा हा शेवगा हा शेवगा प्रत्येक दोन झाडाच्या मध्ये शेवगा आहे नंतर ही आहे तूर आधी तूर लावायची आपण तुरीमध्ये बाजरा घ्यायचा त्याच्यामध्ये तुरीमध्ये एखादं झाड बाजरी चाललं पाहिजे एखादं आंबाडी चाललं पाहिजे का नाही तिन्ही एकाच ठिकाणी तूर बाजरा आंबाडी लाल अंबाडी आहे का कोणाकडे लाल बोंडी कोणाकडे आहे नसून तर बी आम्ही देऊ तुम्हाला ती औषधी असते तिचं शरबत सुद्धा खूप चांगलं होते चटणी चांगली होते आणि छान होते श्वास चांगला होते त्याचं लोणचं सुद्धा चांगलं होते हे तूर आहे आणि तूर कापल्यानंतर त्याच ठिकाणी त्या बेवड्यात काय लावायचे आपल्याला नंतर द्राक्षाची टॉक लावायचा बेंगलोर डोगरीची त्याच ठिकाणी म्हणजे सगळा बिओड आपल्या जमिनीमध्ये साठवल्या जाईल आणि ते नंतर आपण द्राक्ष लावले म्हणजे त्याला चांगला जोम मिळतो आणि या दोनच्या मध्ये ही आहे मिरची आणि झेंडू मिरची आणि लिंटू प्रत्येक दोनच्या मध्ये मिरच्या हे आहे मका चवळी आणि अंबाडी मका चवळी आणि अंबाडी हे चिन्ह हे का नंतर मी सांगतो तुम्हाला आणि हे जे लाल चिन्ह आहे ते तिथे पुन्हा चवळी आहे हरभरा आहे तुमचं घेवडा आहे उडीद आहे सोयाबीन आहे मटकी आहे हुलगा आहे यापैकी कोणते एक किंवा अनेक अधिक बाजगा हे काय साठी आपण आहे आपल्याला काय पाहिजे आच्छादनाची काय पाहिजे मल्चिंग मटेरियल पाहिजे आणि जमिनीमध्ये कळप आपल्याला जास्त साठवायचा आहे मुळ्यांचा विस्तार आपल्याला जमिनीमध्ये साठवायचा आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं घेतो आहोत आणि मग या लाईनमध्ये दोन्ही बाजूला आपण काय लावायची आहे हळद किंवा अर्धक लावायचे दोन्ही बाजूला कच्च होऊन द्यायचं सगळं ते आणि ही नाली आहे नाली दोन फूट रुंदीची नाली आहे पाणी देण्यासाठी आणि नालीच्या काठावर पुन्हा आपण कांदा लसूण कोथिंबीर आहे की नाही सगळं पालक मेथी बीटरूट तुमचं मुळी गाजर हे सगळं त्याच पाण्यावर आपल्याला जगवायचं आहे तिथेच अशा तऱ्हेन त्याचं गणित आहे आता झालं काढलं काय लिहा ज्या जमिनीमध्ये डाळिंब लागवड करायची आहे त्या जमिनीमध्ये आधीच्या रबी किंवा उन्हाळी हंगामात जूनमध्ये आपण डाळिंब लावलं त्याच्या आधीच्या रबी किंवा उन्हाळी हंगामात हरभरा अधिक मोहरी हरभरा अधिक मोहरी सहा फुटावर मोहरी मोहरी सहा बाय सहावर मोहरी मोहरीला काय म्हणता तुम्ही मोहरी आणि त्याच्यामध्ये हरभरा रबीमध्ये आधीच्या रबीमध्ये सहा बाय सहावर मोहरी आणि त्याच्यामध्ये सगळ्या पट्टा चण्याचा हरभऱ्याचा हा किंवा उन्हाळी जर पीक घेत असाल उन्हाळी पीक घेत असाल तर चवळी आणि टरबूज खरबूज घ्या चवळी दाट म्हणजे त्याचं बिवड आपल्याला मिळेल झालं सहा फुटावर आपण काय लावायचे टरबूज खरबूज मदत काय लावायची सगळी चवळी लावून द्यायची म्हणजे त्याचं बिवड आपल्याला मिळेल नंतर उन्हाळ्यामध्ये शेतीची मशागत करा रोटावेटरनं करा कल्टिवेटरनं करा लाकडी नांगरानं करा कुळवानं करा जे काही ते पण करा पूर्व पिकाचे धसकट वेचून बाहेर ढीक लावा पूर्व पिकाचे धसकट वेचून शेताच्या कोपऱ्यात त्याचा ढीक लावा अक्षणाचे उपयोग पडणे नंतर एकरी चारशे किलो घनजीवामृत एक एकर जागेवर विस्कटून टाका विस्कटून म्हणजे आणि शेवटल्या पाळीने मातीत मिसळून द्या झालं मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस आल्यास मान्सूनपूर्व म्हणजे अकाळवाणी पाऊस काय म्हणता तुम्ही त्याला अकाळवाणी पाऊस आल्यास त्याला येऊ द्या थांबू नका त्याला येऊ द्या म्हणजे पणांचं सगळं बी उगवून येईल आणि मग वापसा आल्यानंतर कुळवाने ते मोडून काढा कुळवाच्या पाळीतून मोडून काढा नंतर तीन बाय तीन फूट अंतरावर फुल्या पाडा तीन बाय तीन फूट अंतरावर फुल्या चौफुल्या चौफुल्या माहित आहे का कशा पाडतात चौफुल्या पाडा तो काय असतो फुल्या पाडण्याचे दत्तेरी अवजार असतो असं इकडे ओढलं असं ओढलं की फुली पडते चौकोन त्याला चौफुली म्हणतात चौफुल्या माहित आहे ना आणि प्रत्येक चौफुलीवर एक एक मूठ घनजीवामृत टाकून द्या म्हणजे ती आपल्याला माहीत पडते का इथं आता चौफुली आहे एक एक फूट घनजीवामृत टाकून द्या एक एक मूठ तुम्हाला काय ऐकवालं फूट ऐकवलं तुम्ही ऐकू येणारच खूप काना सावध आहे झालं नंतर बारा बाय बारा फुटावर जेवढी हुंडीचा आकार असेल आपल्या डाळिंबाच्या हुंडीचा जेवढा आकार असेल तेवढाच खड्डा खोदा म्हणजे समजा एक फूट आकार आहे एक फूट लांबी आहे हुंडीची तर एकच फूट खड्डा खोदा नैसर्गिक शेतीच्या डाळिंबावर झाडावरच ज्यांनी गुट्या घेतल्या आहेत तिथूनच गुट्या आणायच्या शक्य असेल तर शक्य असेल तर नैसर्गिक डाळिंबावर ज्यांनी गुट्या बांधलेल्या आहेत त्यांच्याकडून गुट्या आणायच्या जर ते नसेल तर जे शेणखतावर डाळिंब घेतात त्यांच्या शेतातून गुट्या आणायच्या शेणखतावर जे डाळिंब घेतात असे लोक आहेत त्यांच्या शेताहून गोटी आणाच्या त्यांनी बांधल्या असेल तर आणि ते शक्य नसेल जो कमी पापी आहे त्याच्या शेतातून कमी पापी म्हणजे रासायनिक खत कमी टाकतो शेणखत सुद्धा टाकतो त्याच्या शेतातून गुट्या आणायच्या नंतर जी माती काढली म्हणजे आता हाही खड्डा घ्यायचा हाही खड्डा घ्यायचा तो घ्यायचा हा मतला सुद्धा घ्यायचा जी माती काढली त्या मातीमध्ये जेवढी माती आहे त्याच्या निम्मे घनजीवामृत पाव हिस्सा म्हणजे पंचवीस टक्के त्या मातीच्या तळ्यातला गाळ तळ्यातला गाळ मिळाला तर मिळाला तर मिळाला तर हलक्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये तळ्यातला गाळ हलक्या जमिनी काय करायचा तळ्यातला गाळ किंवा भारी जमिनीमध्ये वाळू रेती भारी जमिनीमध्ये रेती हलक्या जमिनीमध्ये तळ्यातला गाळ भारी जमिनीमधले रेती व एक चिमूट राख एक चिमूट राख चिमूट म्हणजे इतकी किंवा एक छोटा चहाचा चमचा हे सगळं मिसळ हे सगळं मिसळ आणि ढीक लावून ठेवा खड्ड्याजवळ खड्ड्याजवळ ढीक लावून ठेवा काय साठी पुन्हा भरण्यासाठी आहे ना पुन्हा भरण्यासाठी आणि त्या ढिगावर झाडीनं जीवामृत शिंबडून द्या ही झाली पूर्वतयारी नंतर जूनमध्ये पाऊस पडताच त्या खड्ड्याच्या भोवताल काठावर चवळीच्या बिया टोकून द्या चवळीच्या बिया टोकून द्या काठाच्या भोवताल भोवताल गोल रिंग त्याचं चवळीचं रिंग आणि गुट्या भर पावसात नाही लावायच्या पाऊस थोडा कमी झाला म्हणजे लावायचे है ना त्याच वेळेला त्याच वेळेला आकृतीत दाखवल्याप्रमाणे म्हणजे जूनमध्ये मध्ये जिथे स्टार चिन्ह आहे चांदणी आहे ज्या ठिकाणी चांदणी आहे त्या ठिकाणी पीकेएम एक शेवगा किंवा ओडिसी किंवा जी चांगली जात तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या शेवग्याच्या जातीच्या दोन बिया बीजामृत बुडून लावा तिथे जमिनीत टोकून द्या टोकल्या नंतर शेवगा आणि डाळिंब याच्यामध्ये जो त्रिकोण चिन्ह आहे शेवगा आणि डाळिंब याच्यामध्ये जो त्रिकोण चिन्ह आहे त्या ठिकाणी बीजामृताचा संस्कार करून दोन बिया तुरीच्या गावळ्याने तूर पाहिजे पांढरीपेक्षा काळी तूर कोणाकडे काळी तूर काळी तुमच्याकडे आहे का अरे मला भेटा नंतर काळी तुरीचं वरण भयंकर गुडचट खरं आहे ना खरं आहे का कुठं आहे गुडचट आहे ना आणि दिवाळीच्या वेळेस शेंगा येते खरं आहे ना लोक येतात आणि फीड अजिबात लागत नाही अशा तुरी आपल्याला घ्यायच्या दोन बिया तूर दोन बिया बाजरा आणि दोन बिया आंबाडीच्या बीजामृताचा संस्कार करून टोकून द्या त्यानंतर तूर आणि शेवगा तूर आणि डाळिंब याच्यामध्ये जे उभं चिन्ह आहे तिथं मिरची आणि झेंडूचे रोप लावून द्या मिरची आणि झेंडू जवळजवळ चार बोटावर दोन्ही रोपं लावून द्या जिथं हे उभं चिन्ह आहे ना उभं चिन्ह आहे तिथं मिरची आणि झेंडूचे रोप लावून द्या चार बोटांत अंतरावर दोन रोपं लावून द्या झालं आणि मिरचीच्या दोन्ही बाजूला लाल चिन्ह आहे ना हा तिथं आपली हंगामानुसार कडधान्य चवळी आहे मटकी आहे उडीद आहे घेवडा आहे सोयाबीन आहे हरभरा आहे हुलगा आहे दोन दाणे कडधान्याचे दोन दाणे बाजवीचे दोन दाणे कडधान्य आणि दोन दाणे बाजवी मिसळून जाऊन द्या बीजामृत संस्कार करून जिथं ते चिन्ह आहे त्या ठिकाणी झालं आणि जिथं हा गोल चिन्ह आहे ना तिथं मका चवळी आणि अंबाडी बीजांबू संस्कार करून लावून द्या दोन दोन दाणे जिथं असं गोल चिन्ह आहे दिस इज डॉट काळा त्या ठिकाणी दोन दाणे मका दोन चवळीचे आणि दोन अंबाडीचे असे मिसळून दाणे टोकून द्या मका चवळी आणि अंबाडी दोन दोन दाणं अंबाडी आपली जो ताक काढते ती अंबाडी चालेल है ना लाल च बी आपण देऊया उन्हाळ्यात भेटन ते झालं नंतर या हा पट्टा किती आहे तीन फुटाचा आहे ना तर तीन फुटाच्या मध्ये दीड फूट रुंदीची नाली काढा पाणी देण्यासाठी तीन फूट पट्ट्यामध्ये मधोमध दीड फूट रुंदीची नाली काढा पाणी देण्यासाठी व नालीच्या दोन्ही काठावर हंगामानुसार कांदा लसूण मुळा गाजर बीटरूट मुळा गाजर बीटरूट सलगम पालक है ना मेथी शेपू कोथिंबीर हे एकाजवळ एक असं लावून द्या बी टुकून द्या आणि मिरचीच्या दोन्ही बाजूला जे लॉल डॉट दाखवले का नाही तिथे हळद किंवा अजक हळद गाणी अजक बीजामध्ये संस्कार करून त्याचे कंद लावून द्या लिहा ते खड्डे त्या मातीनं भरा उन्हाळ्यातच म्हणजे जून महिन्यातच पाऊस चालू झाला की ते खड्डे त्या मिश्रित मातीनं माती मिश्रणानं भरा त्या ठिकाणी एक काय रोवा मध्ये सेंटरला काडी म्हणजे इथं आपल्याला काय लावायचं आहे डाळिंब लावायचं एक खोटी रोवून द्या तोपर्यंत ती जागा आपली तयार होऊन जाते आणि ते नरम असते बिलकुल झालं आणि मग नंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा त्या खड्ड्यातली माती उकळा आता ती चांगली छान माती झाली असते मिक्सर करून सुंदर आणि त्यामध्ये गुटी लावा मधोबत गुटी लावा ते फाडून गुटीच्या मुळ्यावर बीजामृत शिंपडून द्या गुटीच्या मुळ्यावर गुटी अशी धरली मधात एक हातानं काय करायची गुटी धरायची मुळ्या आतमध्ये असते ना आणि बीजामृत काय त्याच्यावर शिंपडून द्यायचं मुळ्यावर आणि मातीनं बाकीचा गड्डा भरा दाबा माती दाबला म्हणजे त्यात पोकळी राहत नाही पाणी साठत नाही आणि मग काडी कचऱ्याचं आच्छादन करून टाका त्याच्यावर त्या खड्ड्यावर काडी कचऱ्याचं आच्छादन करा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो खूप ऊन तपते त्यानं पाण्याची वाफ होत नाही आणि नुकसान होत नाही डाळिंबाची छाट कलम सुद्धा लावता येते लिहा डाळिंबाची छाट कलम सुद्धा लावता येते ती तेवढीच उत्पादक आहे पण छाट कलमाचं आयुष्य थोडं कमी असते म्हणून गुट्या लावणं चांगलं पण मला वाटतं आपल्या पद्धतीनं त्याचं आयुष्य सुद्धा वाढवता येईल झालं ना नंतर लिहा आता जीवामृत पावसाळ्यामध्ये जीवामृत पावसाळ्यामध्ये शेवगा तूर मिरची या प्रत्येकाच्या मध्ये दोनच्या मध्ये जमिनीवर एक एक कप जीवामृत महिन्यातून दोनदा टाका पावसाळा संपल्यानंतर सिंचनाच्या पाण्याच्या माध्यमातून प्रति एकर दोनशे लिटर जीवामृत प्रति एकर दोनशे लिटर जीवामृत महिन्यातून दोनदा किंवा एकदा शक्य असेल तसं तीन वेळ झालं तर तीनदा तीन वेळ जमलं तर तीन वेळ सुद्धा देता येते जितकं जास्त जीवामृत द्याल तेवढा चमत्कार आपल्याला दिसतो है ना जीवामृताच्या फवारण्या बी टोकणीनंतर किंवा रोप लावणीनंतर एक महिन्यानी पहिली फवारणी एकरी शंभर लिटर पाणी व पाच लिटर कपड्यानं गाळलेलं जीवामृत तिथून एकवीस दिवसांनी दुसरी फवारणी एकरी दीडशे लिटर पाणी दहा लिटर कपड्यानं गाळलेलं जीवामृत तिथून एकवीस दिवसानं तिसरी फवारणी एकरी दोनशे लिटर पाणी व वीस लिटर जीवामृत फवारणी सगळ्याच पिकावर पाहिजे आहे ना सगळ्यात पूर्ण पिकावर पिकावर सगळ्यावर तिथून एकवीस दिवसांनी चौथी फवारणी एकरी दोनशे लिटर पाणी पाच लिटर आंबट टाक त्यानंतर प्रत्येक महिन्याने दोनशे लिटर पाणी आणि दहा लिटर जीवामृत अशी फवारणी शेवगा मिरची डाळिंब तूर यावर करावी हळदीवर सुद्धा करावी ऑक्टोबरमध्ये चवळी बाजा मका यांचे कंस व शेंगा वाढल्या कंस शेंगा वाढल्या तोडून घ्या आणि उन्हात वाळवा भाकर वरण जीव घाला मक्याचे धसकट तसेच ठेवा कापू नका त्याच्यावर कोण बसणार आहे पुढं पाखर येऊन बसणार आहे मक्याचे धसकट तसेच ठेवा कापू नका पुन्हा मक्याला नवीन शूट येतात आणि कंस लागतात पुन्हा पहा तुम्ही गंमत आमचा मका दाखव तुम्हाला हा मका आदिवासी भागामध्ये आहे लहान कंस आहेत लहान कंस आहे दाट कंस आहे अगदी आणि चौदार आहे त्याला तिकडे मकई म्हणतात मकई हा काय लिहिलं हा नंतर चवळीचे वेली कापून त्याचं आच्छादन करा चवळीच्या वेळी कापून मग आपल्या डाळिंबाच्या भोवताल त्याचं आच्छादन करा तर डाळिंबाला आपल्याला वेळायचं आहे त्यापुढे शेवगा चांगला वाढायला लागेल शेवग्याच्या फांद्या डाळिंबाला व मिरचीला अडचण करणार नाही तुरीला अडचण करणार नाही अशा तेलांना खालच्या फांद्या काय करायच्या कापायच्या आणि डाळिंबाला आच्छादन करायचं पावसाळा संपल्यानंतर आंतरपिकं काढल्यानंतर सरीच्या दोन्ही टोकावर असलेले भाजीपाले हिरवे विका किंवा त्याचं बी तयार करा हिरवे विका किंवा त्याचं बी तयार करा त्याला वाढू द्या बी लागेपर्यंत किंवा मग हिरवी कोशिंबीर म्हणून विकता येते आपलं हिरवा सांबार विकता येतो हिरवा पालक पालक विकता येतो मेथी विकता येते किंवा बी सण करायचं असेल तर बी पकडू द्या झालं नंतर एक वर्षापर्यंत डाळिंबाला प्रत्येक महिन्याला शंभर शंभर मिली वाढतं जीवामृत टाका पावसाळा संपल्यानंतर डाळिंबाला प्रत्येक महिन्याला शंभर शंभर मिली वाढतं प्रमाण म्हणजे आता ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये आपण किती टाकलं शंभर मिली टाकलं नोव्हेंबरमध्ये दोनशे डिसेंबरमध्ये तीनशे असं वाढत एक लिटरपर्यंत न्या असं वाढवत वाढवत ते प्रमाण एक लिटरपर्यंत न्या जस जसजसं डाळिंब वाढेल त्याची मर्यादा आपली क्वांटिटी वाढवायची दुसऱ्या वर्षी प्रति झाड दोन लिटर महिन्यातून एकदा दुसऱ्या वर्षी डाळिंबाला महिन्यातून एकदा दोन लिटर आणि पुढे ते कायम दोन लिटर कायम ठेवायचं पुढे ते दोन लिटर कायम ठेवायचं तेवढे ते तयार करायचं हजार लिटर लागो काय जाऊ तेवढे ते तयार करायचं म्हणजे आपण पहिले झाडाला चांगली मजबूती द्यायची पुढे पुढे अंबाडी तयार झाल्यानंतर अंबाडी सोंगून घ्यायची म्हणजे कापणी करायची अंबाडीची बियाचं तेल काढायचं आंबाडीच्या बियाचं तेल जवसामध्ये किंवा सूर्यफुलाच्या तेलामध्ये मिसळून खायचं पाहता का जवसाच्या तेलामध्ये आंबाडीचं तेल अजून सूर्यफुलाचं तेल हे सगळं एकत्र मिसळून कादळा त्याच्यात आणि त्या तेलाची चव पहा जावायला खाऊ घाला जावई जाणार नाही मुक्कामच करत इतकं चांगलं नंतर मिरची सर आयुष्य संपल्यानंतर मिरचीचं आयुष्य संपल्यानंतर मिरची कापून आच्छादन करा तिथंच आता बोध पूर्ण पकडून घ्या भरून घ्यायचा आपल्याला तो बोध आहे ना आता डाळिंब आपल्या याच्यासाठी कायसाठी द्राक्ष लावण्यासाठी बहुत पूर्ण यांना भरून घ्यायचं नंतर बाजरीचे धसकट कापून सुद्धा बोधावर टाका बाजरीचे धसकट सुद्धा कापून बोधावर टाका तुकडे करून झेंडू वाळला म्हणजे त्याचे धसकट सुद्धा बोधावर कापून टाका बोध म्हणजे उंचवटा वरंबा झालं ना शेवगा जेव्हा सहा फुटाच्या वर जाईल शेवगा जेव्हा सहा फुटाच्या वर जाईल कारणे केव्हा लावतात तिकडे जूनमध्ये लावतात आणि जानेवारीत लावतात का जानेवारीत हा शेवगा चांगला सहा फूट उंच झाल्यावर जमिनीपासून तीन फूट उंचावर शेवग्याला आडवी दोरी बांधा खोडाला जमिनीपासून तीन फूट उंचावर शेवग्याच्या खोडाला अशी आडवी दोरी बांधा प्रत्येक खोडाला अशी लांब आणि जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये प्रत्येक सहा फुटावर दोरीच्या खाली जिथं जागा रिकामी असेल तिथे कायच्या बिया टोका कारल्याच्या बिया बीजामृत संस्कार करून टोकून द्या व कारल्याला कुठे चढवायचं मग त्या दोरीवर त्या दोरीवर चढवायचं एक वर्ष इतका बायमास मिळेल तितका आपल्याला घ्यायचा दोरीवर चढवा नंतर तूर जेव्हा सोंगाला येईल कापणीला येईल तूर कापणीला आल्यानंतर शेंगा झाडून तुरीच्या धसकडाचे तुकडे करा आणि ते सुद्धा बोधावर टाका फेब्रुवारीमध्ये जेव्हा हळद किंवा अद्रक काढायला येईल तेव्हा गड्डे काढल्यानंतर त्याचे अवशेष सुद्धा बोधावर टाका माती थोडी व्यवस्थित करून घ्यायची बोध झाकून घ्यायची जर हळदीला किंवा अद्रकाला भाव नसेल लिहा विकू नका काढू नका तसेच जाऊया आतमध्ये पुढल्या वर्षी पुन्हा निघून येते आणि दीडपट गड्डे मोठे मिळतात हा ज्यावेळेस भाव असेल तेव्हा विकायचं हा हा हो, हो बढिया बढिया तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या जीवामृतावर नागपूरला सागवान होतं सागवान सागवानामध्ये हळद लावली तीन एकर आणि खोदता खोदता मजूर नाही मिळालं अर्ध हळद काढली आणि मजूर नाही मिळालं तर हळदी अर्धी राहिली आता आम्हाला शंका होती का ते खड्डे कसे राहतात पुढे आणि पावसाळ्यात वाढायला लागली ते तुम्हाला आजचे वाटे माणसापेक्षा उंच ते फोटो आहे माझ्याकडे आणि गड्डे सुंदर गड्डे सुंदर कारण ते बहुवार्षिक आहे कंद आहे कंद हे जमिनीत वाढतातच फक्त पाणी जमा नाही झालं पाहिजे लक्षात ठेवा पाणी जमा झालं का सगळ्या कामातून गेलं लक्षात आणि मध्ये हळद लागत नाही आलं लागत नाही फक्त रासायनामध्ये लागते हळदीचं नंतर बघू आपण झालं अशा तऱ्हेनं अशा तऱ्हेनं बोधाचं नियोजन बोधाच्या आचरणाचं नियोजन सतत करायचं आहे तूर कापताना दीड फूट जमिनीपासून उंचावर कापावी मी त्याला काय येतात आणखी नवीन फुटू येतात आणि शेंगा लागतात आणखी शेंगा लागतात नवीन फुटू येतात आणखी शेंगा लागतात सतत आच्छादन आपल्याला मिळतं पुढच्या वर्षी तूर आणि डाळिंब व तूर आणि शेवगा तूर आणि डाळिंब तूर आणि शेवगा याच्यामध्ये जिथे मिरची होती त्याच्यामध्ये जिथं मिरची होती त्या ठिकाणी बेंगलोर डॉगरीजचे रुस्टॉक म्हणजे पिटरू कलम रुस्टॉकला काय म्हणतात त्याचं नाव आहे त्या रुस्टॉकचं नाव आहे द्राक्षाच्या हा त्याचे काड्या आणून लावा त्याच्या रोप रोपच आणा तन्यंड तुम्ही करणार आहे ते सांगायला लागत तन्यंड तुम्ही करावं लागणारच आहे तो प्रश्न नाही तण काढून उपडून कुठं टाकायचे बोधावर झालं आणि नंतर पुढल्या वर्षी जूनमध्ये जे जे आदल्या वर्षी लावलं ते ते सगळं लावा म्हणजे तू सोडून तू सोडून जे जे आदल्या वर्षी लावलं ते सगळं लावा दुसऱ्या वर्षी सुद्धा जूनमध्ये बेंगलोर डॉगरीच्या वेली कशावर पुसू द्यायच्या आच्छादनावर आच्छादनावर पुन्हा दोरीवर कारले चढवायचेच शेवग्यावर वाल शौराचाच हे सगळं करायचं आणि मग दोन वर्ष डाळिंब घेऊ नका लिहा दोन वर्ष फळं घेऊ नका झाड कमजोर बनते दोन वर्ष फळं घेऊ नका झाड कमजोर बनते लहान वयात फळं घेतली तर शेवल्या शेवग्याच्या फांद्या सतत डाळिंबाच्या व शेंड्यावर दोन फुटापर्यंत छाटत जाव्यात व दोन फुटावरून त्याचा विस्तार होऊ द्यावा डाळिंब मध्ये पावसाळ्यात जिथं जास्त सहज शक्य असेल तिथे चवळी लावा डाळिंब बागेमध्ये जूनमध्ये जिथं जागा असेल तिथं काय लावायची चवळी अख्खा बोध फक्त द्राक्षवेळी सोडून बनवून द्यावा आणि दोन वर्षानंतर तुम्हाला मग फळ घेणं चालू करायचं तर पुढचं सगळं पुस्तकात दिलंच आहे त्याच्यामुळे तो काही आता वेळ गमवायचा नाही आणि काही अडचण आली तर मला फोन करायचा पण चूक करायची नाही चूक करायची नाही शक्य असेल तर तुम्ही बियाचे ज्या द्राक्ष सुधाकरकडे मी पत्ता दिला दिला ना तिथून काड्या आणा ओन रूट सुद्धा लावता येते आपल्याला स्टॉक लावला पाहिजे असं काही नाही ओनरूट सुद्धा आपल्याला लावता येते त्याच काड्या लावतात त्याच्यापासून वेली चढवता येते ठीक आहे ना फक्त रुस्टॉक मध्ये काय होते की कणखळपणा येते कणखळपणा आपण आपल्या पद्धतीत कणखळपणा आपण आणतोच त्याच्यामुळे काही प्रश्न नाही लिहा पहिले पहिले सहा सात वर्ष मधलं जे अतिरिक्त डाळिंब लावला आहे त्याचं पीक घ्यायचं मधलं अतिरिक्त डाळिंब लावलाय ना जास्तीचं दत्तक डाळिंब द्या दत्तक डाळिंब दत्तक डाळिंबाला सुद्धा फळ घ्या आणि जेव्हा दत्तक डाळिंबाच्या फांद्या मुख्य डाळिंबाच्या फांद्याला अडचण करेल त्यावेळी दत्तक फां डाळिंबाची फांदी कापून टाका त्याला अडचण नाही आली पाहिजे आणि मग छाटता छाटता एक वेळ असा येईल सात आठ वर्षानंतर की पुढं पूर्ण डाळिंब आपल्याला कापून टाकावं लागेल काढून नको टाकू कापून टाका म्हणजे त्याला पुन्हा नवीन शूट येते ते आपल्याला कापून त्याचं आच्छादन करता येतं सतत असं मटेरियल मी मिळतं आहे तर आहे आपल्याजवळ आहे तर आपल्याजवळ आहे तेच आपल्याला कापून टाकता आणि मग आणि हे बघा आपलं द्राक्ष लावले द्राक्ष वेगानं वाढतात जमीन झाकून काढतात सजीव आच्छादन तर झालं झालं त्याला छाटण्या केल्या खर छाटणी केली गोडी छाटणी केली आणि छानपैकी आपले सगळे संस्कार केले घर तर येणारच आहे आणि घर काच्यावर राहील आच्छादनावर माती लागणार काय नाही लागणार आणि समजा आपले घड गाळपिटीनं गेले आपलं काय गेलं आपण काय टाकलं विकत आणून काही नाही मिळेल तर मिळेल आपल्याला हे ना आणि सगळा बेदाना करायचा अतिशय उत्तम त्याला जाग्यावर वाळू द्यायचा आपण घड्याला जाग्या वाळू द्यायचं बेदाना छान होतो अगदी काळा बेदाना औषधी असतो आणि समजा तुम्हाला नाही कळमलं हिरवाच पाहिजे तर ठीक आहे घट का पाणी बेदाना गृहामध्ये बेदाना करा ठीक आहे ना आणि मग शीतगृह आपलं पाहिजे किती फरक पडतो बघा आता डाळिंब आले साठ रुपये किलो दोन महिन्यानं एकशे पन्नास रुपये किलो आणि याचा फायदा कोण घेतात व्यापारी मग आपण का आपण का स्वतःचं शीतगृह करू नये समजा हे मोठे मोठे शीतगृह आपल्या शक्य नाही तर आपलं एक शिद्ध आपण बांधणार आहोत आपल्या घरी एकेरी वीटचे दोन थर एकेरी विटीचे दोन थर एकरी विटीचे दोन थर घ्यायचे भिंती चारी बाजूनं खाली सुद्धा पूर्ण विटीचा थर चांगला जाडा त्याच्या खाली दगड दगडावर विटीचे थर आणि ते सिमेंट कॉक्रीटनं चांगलं भरून घ्यावे आणि वरून सिमेंट नाही वरून सगळं मातीनं आणि शेणामातीनं खालचं सारून घ्यायचं आणि दोन थराच्या मध्ये गॅप गॅपमध्ये रेती भरायची काय भरायची रेती भरायची आणि वरून असा डोम एक दरवाजा ठेवासाठी जासाठी आतमध्ये आणि सगळ्या क्रेट आपल्याकडे आतमध्ये राहील आणि वरून पाणी सोडायचं त्या कशामध्ये त्या आउट इनलेट राहील त्या वाळूमध्ये आणि बाहेर आउटलेट थंड गार म्हणजे तुम्ही झोपला तर समाधी लागाल <laughs> झोपू नका झोपू नका कोमात जा अशा तऱ्हेनं आपला सुद्धा सिद्धू आपण तयार झिरो बजेटचं ठीक आहे ठीक आहे